समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय पंधरावा धेनुकासुर उद्धार आणि गोपाळांना कालियाच्या विषयापासून वाचवणे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात झाला सहा वर्ष वैही कृष्ण सारा वया गाईस पात्र झाला वृंदावनाला पदस्पर्श देता पावित्र्य देती नित चालताना गायी पुढे नि हरिमागुती हा वंशी सफुंकी बळीच्या सवेनी गोपाळ गाती मुखी कीर्ती त्याची वनात जाती हिरव्या तृणासी वनात भुंगे मधुगान गाती त्या पुष्पगंधे वायु हर्षी सरोवरीचे जलजई महात्मे मनात होती नितळे तसेची ते पाहुनी श्री हरीच्या मनाला संकल्प झाला क्रीडण्या तिथेची फळा फुलाने झुकल्या हि फांद्या पदास स्पर्शी नवती हरीच्या बघो निहासे मनी कृष्ण आणि बोले तदा तो बलराम यासी श्री भगवान म्हणाले ते देव येती पूजनास नित्य ते वृक्ष आले फलपुष्प घेता झुकोनिया ते करीती प्रणाम ते भाग्य त्यांचे तमनाश होई ऐश्वर्य ते लपवूनी असलो इथे मी तोही ऋषीनी मुनी भृंगची होऊनिया गाती सदैव यशजे अपुले जगीचे इच्छिती ना क्षणही एकही तो त्यजाया बंधो तुम्हीच स्तुती करण्यास योग्य पाहा घरास बघता पदिमोराले आले गोपी परी हरिणी बघतात प्रेमे मी पाहती हि तिरक्या नजरेत हर्षे कोकिळ जात स्वागत ते करीती आतिथ्य हे करीती या की धन्यो मही ही इथली तृणस्पर्शी पाया वृक्षो लतानी झुडुपे पदी धन्य होती दृष्टी दया भरितई पडता कृतार्थ पक्षी नदीन गिरी गोपी धन्य होती श्री शुकदेव सांगतात या परी भगवंताने पाहता वन हर्षले गायी त्या सारता तेथे लीलाही करू लागले बाळ गोपाळ गाती ते कृष्णाचे गीत गायनी वनमाळी बळी दोघे भृंगाच्या गुंजती हंसाच्या सहतो कुंजे नाचे सवे कधी थुई थुई नाचता मोरा वाटावा उपहासतो मेघाच्या समगंभीर शब्दे हाकी पशुसही वाणी ती ऐसी ऐकता भान हारपे चकोर क्रौंच चकवा भारद्वाज निमोरया पक्षांचे बोलतो बोले सिंह नादेच भीववी खेळून थकता राम गोपाच्या पोटी डोळीतो टेकूनी घे विश्रांती कृष्ण तो पाय चेपिही गोपाळ नाचती गाती हा बुके कुस्ती खेळती वाहवा म्हणती हात करोनी रामकृष्ण ते गोपाळांच्या सवे कृष्ण खेळे कुस्ती कधी थके पानांची सेज लावोनी बाळांची उशीही करी पुण्यवंत कुणी बाळे हरीचे पायचे पिती रुमाल अथवा परणे यांचा पंखा करी कुणी कोणाच्या हृदयी दाटे कृष्णाचे प्रेम ते मनी लीला तशाच गाती ते मनाला रुचतील त्या माये हरी तो लपवी रूपाला पायासी लक्ष्मी जरी नित्य सेवी तरीही खेळे जनुग्राम्य पोर ऐश्वर त्याचे प्रकटे तयात श्रीदामा पुत्र तो होता तयांचा गोप जो सुरुत एकदा सुबलो नीतो स्तोक कृष्णा सवेतसे सकाळी बाळ गोपाळ वदले बळी कृष्णला सदैव सुखते देता बलराम तुम्ही आम्हा कृष्ण तो मारितो दुष्टा येथूनी जवळी वन बहुत श्रेष्ठते आहे ताडानी भरले असे पडती ताडते पक्व परिधे दैत्य तो राहतो दुष्टनी तेथे रोधितो फळ खावया बंधूनो गाढवा ऐशा रूपाने दैत्य राहतो बलिष्ठ बहुहा दैत्य अन्य दैत्य हि रूपित्या कितेक माणसे यानी नीटा किली पहा म्हणोनी माणसे पक्षी पशु तेथे न राहती गंधीत फळते तेथे ना सेविले आम्ही पहाना ध्यान देवोनी गंध हा येत कसा गंधाने मोहिले चित्त अवश्य खाऊ द्या इच्छितो फळते आम्ही रुचेल तो चला तिथे ऐकता बळीनी कृष्ण प्रसन्न हासले तसे ताडवनात ते दोघे गेले त्यांच्या सवे पहा वनात तो ताड हलवी कवटाळूनी पाडिले ही खूप हत्तीचे पिलजई करी गाढवे रूप दैत्याने ऐकता शब्द ते तसे पर्वता पृथ्वीलाही कंपिता धावला तिथे बलवान दैत्य तो येता पाठचे पाय झाडूनी छातीसी बळीच्या लाथा मारिता भुंकला पहा पुन्हा पातला दैत्य क्रोधाने पाठ दाबुनी भुंकता मारिला लाथा बळीच्या अंगित्या बळे बळीने एक हाताने धरिले पाय दोनते। आकाशी फेकिला ताडी मेला दैत्य गधा तदा महान ताड वृक्षांना लागला मार हा असा तडाड पडता तेने कैक ताड ही मोडले बळीचे खेळणे जैसे परी सर्वची ताडते हालले जणू जोराचा फटका दिला भगवान बलरामो तो स्वयंची जगदीश्वर त्याच्यात जग हे सारे वसले सूत वस्त्रिजयी धेनुकासुर बंधू ते सर्वच्या सर्व क्रोधले गाढवे सगळी आली तुटोनी पडली द्वया जो जो येईल त्यालाही कृष्णनी बलरामने पायाना पकडोनी या ताडांशी मारिले असे फळानी झाकली भूमी प्रेतानी ताड झाकले आकाशा ढगजई झाकी शोभाती भासली तशी कृष्णनी बलरामाची लीला पाहुनी देवता वाहती पुष्पनी गाती स्तुतीनी वाद्य वाजले मारिता धेनुकासुरा निर्भयी लोक जाहले वनात फळते खाती गायीनी चरल्या पहा भगवान पंकजाक्षोनी बलजो व्रजी पातला स्तुती ते गाती पवित्र कीर्तनीयजी कृष्ण केश मळले रजी गोखुरांच्या तो मोरपंख मुकुटी अनहास्य मोही तो वाजवी मुरलीनी स्तुती गाती गोप ऐकोनी गोपी जमल्या बघण्यास कृष्ण नेत्रो रूपी भ्रमरते चिमुखार विंदी पिऊनिया रसनिते मग तृप्त झाले स्वीकारुनी हरितो तिरक्याच दृष्टी तेला जने विनयते व्रजिपातला की वात्सल्य हृदयी दाटे यशोदा चिया। येताच राम तै यथोपचार तृप्तीले उठणे तेल लावोनी स्नान ते घातले असे थकवा दूर तो झाला ल्याले ही वस्त्र ते पुन्हा घातल्या दिव्य त्या माळा अंगी चंदन लाविले बंधुनी मग ते केले स्वादिष्ट भोजनोपहा माता झोपविती बाळा करोनी लाड सर्वही एकदा कृष्ण गोपांच्या सहतो यमुना तटी पातला करिता लीला नवता बलते धवा ग्रीष्माच्या घाम घामाने गायी गोपाळ त्रासले कृष्णेने शोषले कंठ विषारी जळते पिले दैवाने वशते झाले यमुना जळ पिऊने प्राणहीन असे झाले पडले यमुना तिरी कृष्णाने वेणुनादाने तसे अमृत दृष्टीने दिधले प्राण ते त्याना त्यांचा एकची स्वामी हा चैतन्य पातता देही सारेची उठले पुन्हा एकमेकांकडे सारे आश्चर्ये बघू लागले राजा अंतितया झाला मरणाचा बोधतो कृपेने पाहता कृष्णे सर्वांना जगवियले इथे श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू